श्रीधर कृत श्री हरिविजय अध्याय चौतीसावा श्रीकृष्णाची अग्रपूजा राजसूय यज्ञाच्या वेळी धर्माच्या अतिथ्यशीलतेमुळे सहस्रावधी ब्राह्मण भोजन करून संतुष्ट होत होते द्रौपदी पंक्तीत वाढता वाढता दमून जात होती राधे व मुख्य मुख्य लोकाग्रणीही पंक्तीत जेवत होते श्रीकृष्ण द्रौपदी व भीमसेन या तिघांनी भोजन व्यवस्थेकडे नीट लक्ष दिले होते द्रौपदी दमली तरी कृष्णाच्या दर्शनाने जणू तिला नवीन चैतन्य येत होते आणि तिच्याऐवजी कृष्ण घामाघूम होत होता धर्म अर्जुन वगैरे जण या गोष्टीचे नवल करीत होते आणि आणखी एका गोष्टीचे रहस्य कोणालाही कळत नव्हते द्रौपदीने कितीही लोकांना थाळीतून अन्न वाढले तरी ते संपत नव्हते थाळी अपोया कायम भरलेली होती कृष्ण वारंवार तिला म्हणत होता कृष्णे किती जमलीस त्यामुळे द्रौपदीचा उत्साह व आनंद वाढत होता कृष्णाचे शरीर घामाने भिजलेले असून आपल्याला मात्र घाम येत नाही थकवा वाटत नाही असे लक्षात येताच द्रौपदीला भक्तवत्सल कृष्णाच्या दयाळूपणाबद्दल विलक्षण भक्ती वाटली कृष्णा तुझे उपकार मी अजन्म फेडू शकणार नाही असे म्हणून आनंदाश्रू नेत्रात आणून ती पुढच्या पात्रात अन्न वाढण्यास वाकली तेवढ्यात तिच्या काचोळीची पाठीवरची ग्रंथी सुटली तिच्यावर केवढा विचित्र प्रसंग आला होता भर पंक्तीत पुरुषवर्ग जेवत असता काचोळी सुटून तिचे स्तन अनावृत्त झाले ती कमालीची लाजली घाबरली ही पृथ्वी यावेळी आपल्याला पोटात घेईल तर बरे होईल असे तिला वाटले त्या पंक्तीत दुर्योधन शकुनी कर्ण इत्यादी लोक बसले होते त्यांनी एकमेकांना संकेत करून तिच्याजवळ एकाच वेळी विविध पदार्थ मागण्यास सुरुवात केली तिची क्रूर थट्टा करू लागले कोणी भात मागे कोणी पुरण कोणी लाडू कोणी काही कोणी काही वहिनी लवकर वाढ धर्माच्या यज्ञात अन्न कमी पडले की काय पाच पतींशी संसार केल्यामुळे इथे पंक्तीत वाढायला बळ राहिले नाही असे दिसते वगैरे टोमणे ते मारू लागले द्रौपदीची दयनीय अवस्था पाहून कृष्णाने अलौकिक लीला दाखवली द्रौपदीला आणखी दोन हात निर्माण झाले त्या हातांनी तिने कातोळी घट्ट बांधली पदर सावरला आणि नाना प्रकारचे पदार्थ ती वाढू लागली तो अद्भुत चमत्कार पाहून कौरव गप्प झाले त्यांनी लज्जेने खाली माना घातल्या आणि ते मुकाट्याने जेवू लागले ने स्नेह भोजनानंतर पांडव सदनात बसले असता द्रौपदीने कृष्णाच्या पाया पडून कृष्णा माझी लाज तूच राखलीस असे वारंवार म्हणून बंधू असावा तर असा असावा असे ती बोलू लागली जन्मोजन्मी तुलाच भाऊ मानेन असे ती म्हणत होती आणि अर्जुन व भीम कृष्णाला कृतज्ञतेने मिठ्या मारित होते राजसूय यज्ञात कृष्ण मी पांडवाबरोबर जेवायला बसत असे आणि उष्टी पात्रे तो स्वतः उचलित असे एकदा काय झाले ब्राह्मण भोजन चालले असता सर्वांना मधुर घंटेचा निनाद ऐकू येऊ लागला धर्माला या गोष्टीचे नवल वाटले कृष्ण म्हणाला जेथे एक कोटी ब्राह्मण भोजन करून जातात तेथेच हा घंटानाद होतो पण खरा ब्रह्मज्ञानी ऋषी एकटा जेवला तरीही असाच घंटानाद ऐकू येतो शुक दत्त याज्ञवल्क व कपिल यापैकी कोणीतरी गुप्तपणे या क्षणी येथे अन्नग्रहण करीत आहे आपण पाहूया धर्म व कृष्ण पंक्तीतून फिरत फिरत निरीक्षण करू लागले पण तिथे चारापैकी कोणी नव्हता मग कृष्ण मंडपाबाहेर गेला जेथे उष्टीपात्रे कृष्णाने टाकली होती ते तेथेच शुकमणी त्या पात्रातील अन्न घेऊन खात होते धर्माच्या यज्ञात ब्राह्मण जेवतात व त्यांची उच्चिष्ठे कृष्णाच्या हातून बाहेर टाकली जातात ते उष्टे अन्न त्रैलोक्याला पावन करणारे म्हणून ही आदराने खात होते धर्माने पुढे जाऊन त्यांना वंदन केले व मंडपात मोठ्या आदराने नेऊन भोजनात बसवले व्यासांच्या जवळ व्यासपुत्र शुक श्रीकृष्णासम्मुख बसून त्या ठिकाणी जेवला मयसभेत बसून धर्म राजे लोकांना आहेर देणार होता पूर्वे खांडव वन अग्नीने जाळले होते त्या वनात राहणाऱ्या मयासुराला कृष्णार्जुनांनी जीवदान दिले होते त्या मयासुराने विलक्षण चमत्कारिक अद्भुत असे सभागृह पांडवांना बांधून दिले होते त्या मयसभेत शिव विष्णू देवी यांच्या अवतारांची चित्रे कोरलेली होती सर्व प्रकारची कला त्या ठिकाणी उपयोगात आणलेली होती पाण्याच्या जागी जमीन आहे की काय व जमिनीच्या जागी पाणी आहे की काय असा भास होऊन मोठी फसगत होत असे सर्वत्र सारखाच प्रकाश तेथे असल्यामुळे दिवस रात्र असा भेद वाटत नसे फारच सुंदर वैभवशाली विशाल नयनरम्य व जादूने भरलेले ते सभागृह पाण्यातही मोठे कर्मणूक होऊन जाई नाना प्रकारचे रत्नजडीत खांब तावदाने पशुपक्ष्यांची चालती बोलती चित्रे यांनी त्या सभेचे स्वरूप मोठे हृदय हृदयंगम झालेले होते सर्व राजे त्या सभेत आसनस्थ झाला भीष्म धर्माला म्हणाले आचार्य ऋत्विज व श्रेष्ठ ऋषी यांचा यथायोग्य मान ठेवून त्यांना तो आहेर दिलेस तर योग्य होईल तेव्हा धर्माने सर्वात प्रथम कोणाचे पूजन करून आहेर द्यावा अशी पृच्छा केली तेव्हा श्रीकृष्णाचे गुणवर्णन करून अग्रपूजेचा मान कृष्णालाच देणे कसे योग्य आहे ते भीष्मानी धर्माला सांगितले श्रीकृष्ण हा विष्णूचा पूर्णावतार आहे व विष्णूच सर्व यज्ञांचा भोक्ता आहे कृष्ण हा सर्व ऋषींचा ध्येय वेदांचा विषय देवांचा पूजनीय मानवाना मान्य व सृष्टीच्या हृदयस्थानी आहे असे त्यांनी म्हटले धर्माने अग्रोदक भरलेला कलश हाती घेतला सहदेवाने पूजा साहित्य आणलेच होते भीमाने गंधपात्र व अर्जुनाने पुष्पमाळा घेतल्या नकुलाने चौरंग आणला आणि त्यावर शुभ्र वस्त्र घातले चौरंग उच्चस्थानी मांडण्यात आला त्या चौरंगावर धर्माच्या विनंतीवरून कृष्ण स्थानापन्न झाला त्याच्या नावांचा जयघोष झाला द्रौपदीचे पुत्र विंझणवारे घालू लागले सर्व सभाजन पाहू लागले धर्माच्या राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान लाभावा ही गोष्ट दुर्योधन शकुनी शिशुपाल इत्यादी राजात मुळीच आवडले नाही धर्म कृष्णाचे चरण क्षालन करीत होता तोच त्याविरुद्ध आवाज सभेतून उठला अध्याय चौतीस समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू